บุ๊กทูสี่สิบเอ็ดเอกเกชาริสเอกเกชาริสที่ไหน เอกาดาพัตตาโฉดนเนมาร์กวิจารณ์เนเอกาดาพัตตาโฉดนมาร์กวิจารณ์สำนักงานการท่องเที่ยวอยู่ที่ไหนคะ पर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे पर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे คุณมีแผนที่เมืองให้ดิฉันไหมคะ आपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का आपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का จองโรงแรมที่นี่ได้ไหมคะ इथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का इथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का नाही जुने शहर कुठे आहे जुनं शहर कुठे आहे วิหารอยู่ที่ไหน चर्च कुठे आहे चर्च कुठे आहे พิพิธภัณฑ์อยู่ที่ไหน वस्तू संग्रहालय कुठे आहे वस्तू संग्रहालय कुठे आहे ซื้อสแตมได้ที่ไหนทัพพัลติคิตกุเทขเรดีการุชักโตทัพพัลติคิตกุเทขเรดีการุชักโตซื้อดอกไม้ได้ที่ไหนผู้เล่กุเทขเรดีการุชักโตผู้เล่กุเทขเรดีการุชักโตซื้อตั๋วได้ที่ไหนติคิตกุเทขเรดีการุชักโตติคิตกุเทขเรดีการุชักโต ท่าเรืออยู่ที่ไหน บันดาร์คุเทอาเฮบันดาร์คุเทอาเฮตลาดอยู่ที่ไหนบาซาร์คุเทอาเฮบาซาร์คุเทอาเฮปราสาทอยู่ที่ไหนกิลเล่มหัลคุเทอาเฮกิลเล่มหัลคุเทอาเฮการพาเที่ยวชมเริ่มเมื่อไหร่ मार्गदर्शकासह असलेली सहल कुठे सुरू होते मार्गदर्शकासह असलेली सहल कधी सुरू होते राय मार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते मार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते การพาเที่ยวชมใช้เวลานานเท่าไหร่ ती सहल किती वेळ चालते ती सहल किती तासांची असते ती सहल किती वेळ चालते ती सहल किती तासांची असते ती ดิฉันต้องการมัคคุเทศที่พูดภาษาเยอรมัน मला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे मला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे ती इटालियन मला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे मला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे ती ती ดิฉันต้องการมาคุเทศที่พูดภาษาฝรั่งเศส मला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे मला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे